रामकृष्ण हरी अध्याय पाच चच बघत आहोत आपण पाच आणि सहा बघणार आहोत पहिल्या स्कंदातील अध्याय पाच आणि सहा व्यासांच्या तिथे व्यास हे असे उदासीन बसलेले असताना त्याच्या शम त्यांच्या शम्याप्रास आश्रमामध्ये त्या तिथे नारद उपस्थित झाले आणि नारदानी त्यांना सांगितलं तुम्ही असा एक फक्कड ग्रंथ लिहा उत्तम मस्त भगवंतांची प्राप्ती सर्वांना झाली पाहिजे मार्ग खुला करा तुम्ही सकाम कर्म करण्याच्या जशा आज्ञा दिल्यात तसा भगवत प्राप्ती मिळवण्याचा सुद्धा मार्ग लोकांच्या पुढे ठेवा असं त्यांना ग्रंथ लिहिण्याचं सांगितलं भगवंतांच्या लीलांचं भगवंतांच्या अवतारांचं प्रत्यक्ष भगवंतांचं भगवंतांच्या भक्तांच्या लीलांचं वर्णन करणारे आणि भगवंतांच्या बद्दल भक्तिभाव दृढभाव करणारे ग्रंथ लिहा करणारा असं त्यांना सांगितलं कोण हो हे नारद नारदांच्या बद्दल आपल्या मनामध्ये फारसा आदर नाही आणि याला कारण सिनेमा आणि टी व्ही टी व्हीवरती बद्दल थोडासा अपप्रचारिक प्रस्तुतीकरण केलं जातं परंतु तुम्ही एक बघा तुम्हाला संदर्भ देऊ का मी भागवताच्या अकराव्या स्कंधात जा भागवत खंड दुसरा स्कंध अकरावा अध्याय दुसरा स्कंध अकरा अध्याय दुसरा आणि त्यातला चौथा श्लोक वसुदेव नारद संवाद जो आहे त्या वसुदेवाने नारदांबद्दल काय म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे माता पित्यांचे पुत्राकडे येणे त्यांच्या कल्याणासाठी आणि भगवत भक्तांचे येणे प्रपंचाला उभगलेल्या दुःखितांच्या कल्याणासाठी असते तसेच हे भगवन हे भगवन म्हणजे नारद आपले येणे हे सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते देवतांचे वर्णन कधी प्राण्यांच्या दुःखाला तर कधी सुखाला कारणीभूत होते देवतांचे वर्तन परंतु आपल्यासारख्या भगवतप्रेमी साधूंची प्रत्येक कृती सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते नारदांची प्रत्येक कृती सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी असते आणि दुसरी एक गंमत आहे बरं का हे इथं असं म्हटलेलं आहे बघा हा नारदांचा अधिकार बघा वसुदैव नारदांना सांगतात आपण मला आता असा उपदेश करा ज्यामुळे अनेक संकटांनी सर्व बाजूनी वेढलेल्या या संसारातून मी सहज पार होऊ होऊन जाईल अकरावा स्कंद दुसरा अध्याय नववा श्लोक वसुदेव सांगतात आपण मला आता असा उपदेश करा की ज्यामुळे अनेक संकटांनी सर्व बाजूने वेढलेल्या या संसारातून मी सहज पार होऊन जाईल इतका अधिकार असताना मी मात्र नारदांच्याकडं उपहासाने बघतो हा माझा मोठा अपराध आहे अत्यंत दिव्य व्यक्तिमत्व आहे आणि ज्ञानी काय आहे नारद ही व्यक्ती नव्हे नारद ही संस्था आहे आणि नारद पदाला पोचलेल्या व्यक्ती या सर्व मान्य असायचे तुम्ही मला सांगा कंस सुद्धा मान्य देत होता मान्यता देत होता आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा मान्यता देत होते तेव्हा एकमेकांचे शत्रू असणारे वाईट वृत्तीचे चांगल्या वृत्तीचे असे कोणीही असोत नारदांच्या म्हणण्याला अत्यंत मान्यता देणारे लोक त्या काळी होते याचा अर्थ नारद हे सर्व मान्य होते विचार करा शंकरचार शंकराचार्य ही एक व्यक्ती आहे का पीठ आहे शंकराचार्य हे पीठ आहे शंकराचार्य ही संस्था आहे अनेक शंकराचार्य होऊन गेले अनेक शंकराचार्य आहेत अनेक शंकराचार्य होतील त्याप्रमाणे नारद या पदवीला पोचलेले अनेक जण त्या काळी होऊन गेले मला एक सांगा उदाहरण म्हणून सांगतो मी त्याच्याकडे तुम्ही उदाहरण म्हणून बघा आणि सोडून द्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर्वमान्य व्यक्ती होती की नाही सांगा तुम्ही सर्वमान्य व्यक्ती होती आजही त्यांच्याकडं आदराने बघितलं जातं आणि माझ्या दृष्टीनं त्या ते नारद पदाला पोचले होते त्यांच्या मताला मान्यता होती मग कोणीही असो असे हे नारद असे हे नारद व्यासांना सांगतात की तुम्ही असा एक उत्तम ग्रंथ रचा की ज्यामुळं भगवत प्राप्ती सुलभ होईल विद्वानांचे म्हणणे असे आहे मनुष्याने केलेले तप वेदाध्ययन यज्ञाचे अनुष्ठान स्वाध्याय ज्ञान आणि दान यांचा एकमेव उद्देश हाच आहे की पुण्यकृती श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचे वर्णन केले जावे माझ्या आयुष्यामध्ये मी भगवंतांचं काय गुणगान करतो मी दासबोध वाचतो मी भागवत वाचतो मी ज्ञानेश्वरी वाचतो मध्ये उपमा अलंकार उत्प्रेक्षा याला जर अंडरलाईन करायचं म्हटलं तर संपूर्ण ज्ञानेश्वरीवर ताम लाल रंगाची शाई ओतायला पाहिजे कारण सगळंच इम्पॉर्टंट आहे परंतु तुम्ही एक करून बघा करून बघा वाचून बघा ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायामध्ये सॉरी सॉरी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायामध्ये सुरुवातीला ज्ञानी माणसाची लक्षणं दिलेली आहेत त्यामधली आचार्योपासना याबद्दल लिहिताना काय ज्ञानेश्वरांची वाणी फुलली आहे आणि त्यांनी काय उपमा दिलेले आहेत हे बघा इतकी गुरुभक्ती माझी आहे का इतकी गुरुभक्ती करण्याला मी पात्र आहे का नसेल एवढा पण माझी गुरुभक्ती खरोखरच गुरूंच्या प्रती आहे का <coughs> माझी भक्ती भगवंतांच्या प्रती खरोखरच आहे का भगवंत प्रसन्न व्हावे म्हणून दिवसातून मी किमान एक कृती अशी करतो की ज्यामुळं भगवंत प्रसन्न व्हावे केवळ केवळ लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून नव्हे मला पैसा मिळावा म्हणून नव्हे कुठल्याही अन्य कारणासाठी नव्हे केवळ आणि केवळ भगवंतानी प्रसन्न व्हावं बस आणि त्यात सुद्धा काहीही हेतू नाही माझ्या मुलीचं लग्न व्हावं नाही मुलाला प्रमोशन मिळावं नाही माझा हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम जावा नाही काही नाही इच्छा बस भगवंतानी प्रसन्न व्हावं असं एक तरी कृत्य दिवसातून मी करतो या प्रेरणेसाठी मी व्यासांच्याकडे बघायला पाहिजे व्यासाने अशी रचना केली आणि मग त्यात तुम्हाला माहिती आहे गणपतीची योजना केली आणि गणपतीने सांगितलं मी थांबणार नाही सतत लिहिणार तरच मी लिहायला तयार आहे आणि मग भगवान व्यासाने सांगितलं तेही काय एकमेकाला पुरून ओरणावे दोघ जण व्यासाने सांगितलं तुमची अट मला मान्य आहे पण माझी पण एक अट आहे की तुम्ही न थांबता लिहायचं नाही ही तुमची अट माझी अट तुम्ही न समजून घेता लिहायचं नाही प्रत्येक श्लोक सांगितलेला तुम्ही समजून घ्यायचा आणि म्हणून भागवतामध्ये काही काही थोड्याशा श्लोकांच्या अंतरानंतर भगवान व्यासानी असे काही कूट श्लोक अत्यंत अवघड श्लोक निर्माण केलेले आहेत की ते समजून घेण्यासाठी गजानन महाराजांना थोडं चिंतन करावं लागलं गणपतींना आणि त्या चिंतनाच्या वेळेमध्ये महर्षी व्यास पुढचे श्लोक रचत अशाप्रमाणे ही अठरा हजार श्लोकी भागवताची रचना झाली आणि ती आज परंपरेने आपल्यापर्यंत पोचलेली आहे नारदाने सांगितलं तुम्ही अशी रचना करा तुमच्या हातातून ती पूर्ण होईल माझा पूर्वेतिहास सांगतो मी सुद्धा असाच त्या चातुर्मास्य कर्म करणाऱ्या ऋषींच्या तिथे सेवेसाठी रुजू होतो त्यांनी मला त्यांनी केलेल्या सगळ्या उपासनेचं फळ दिलं आणि म्हणून माझ्या मनात भगवत प्राप्ती निर्माण झाली आणि बघा ह काय मला बाकी काहीही त्यातलं फारस घ्यावं किंवा काय असा भाग पडला नाही परंतु काय म्हणत पाच वर्षाचा नारद पाच वर्ष म्हणून म्हटलेला आहे स्पष्ट उल्लेख आहे इथं भागवतात असा पाच वर्षाचे असे नारद काय विचार करण्याची त्यांची प्रगल्भता बघा त्यांची आई एकुलती एकुलती एक नव्हे परंतु त्यांना असलेला एकुलता एक आधार म्हणजे त्यांची आई अशी आई सर्पदंशाने मेल्यानंतर ते म्हणतात अनुग्रहम मन्यमान प्रथम स्कंद सहावा अध्याय दहावा श्लोक भक्ताचे कल्याण इच्छिणाऱ्या भगवंतानेच ही कृपा आहे असे समजून ते उत्तर दिशेकडे तपश्चरेसाठी गेले त्यांना भगवंतांचं दर्शन झालं क्षणिक क्षणिक परंतु असं दर्शन परत व्हावं म्हणून त्यांना तळमळ लागली त्यावेळेला आकाशवाणी मार्फत भगवंताने सांगितलं या जन्मात तुमच्या सुकृतामुळं तुम्हाला एवढंच दर्शन परंतु पुढच्या जन्मी पुढच्या कल्पात तुम्ही नाम घेऊन जन्माला याल आणि सतत माझ्या सान्निध्या असाल सतत आता मी नाम घेतो भगवंतांच्या श्रीकृष्ण प्रीत्यर्थे पाठे विनियोग हा असे किती पाठ होता तो हो विष्णू सहस्त्रनामाचे की केवळ आणि केवळ श्रीकृष्ण प्रीत्यर्थ केलेला आहे बस या काही गोष्टी घेण्यासाठी माझ्या आचरणात फरक पडण्या करण्यासाठी म्हणून मी या ग्रंथाकडं बघायचं आणि शेवटी एकच आहे की असा ग्रंथ कसा आहे हा भागवत ग्रंथ भगवत प्राप्ती करून देणारा आहे मग मला का होत नाही आणि समजा समजाने नक्कीच या जन्मात होणार नाही परंतु पुढच्या जन्मात मी कुठल्या तरी उत्तम कुलात जन्माला येईन ह्या जन्मात जर प्रयत्न केला तर मला सगळी अनुरूप अनुरूपता असेल आणि तिथून माझा सुकर मार्ग चालू होईल कदाचित पुढच्या जन्मात होईल नारद वैकुंठाला चालले ते वाटेत एक संत ऋषी ध्यानस्थ बसून भगवंतांचं ध्यान करत होते नारद भेटल्यानंतर त्याने विचारलं महाराज कुठं चालला तर ते म्हणाले वैकुंठाला मग म्हणाले माझे एक काम आहे भगवंतांना विचारा की मला किती वर्षानंतर मुक्ती आहे नारद म्हणाले ओके विचारतो तसेच पुढे गेले आणखी एक ऋषी बसले ते झाडाखाली तपश्चर्या करत होते त्यांनी हाच प्रश्न विचारला वैकुंठाला जात आहात तर माझ किती वर्षानंतर मला मुक्ती मिळणार आहे ते विचारा नारद म्हणाले ओके विचारतो नारद वैकुंठाला जाऊन आले त्याने विचारलं परतीच्या मार्गावरती तो दुसरा ऋषी पहिल्यांदा गाठ पडला तो म्हणाला मला काय सांगितले महाराज मला मुक्ती केव्हा तर त्यावेळेला त्याने सांगितलं तुला अजूनही तीन जन्म घ्यायला लागतील त्याच्यानंतर मुक्ती मिळेल आता अजूनही इतकी तपश्चर्या केली आणि अजूनही मला तीन जन्म घ्यायला लागतील हे ऐकल्यानंतर तो ऋषी जरा नाराज झाला परंतु त्याने आपली नाराजीत सुद्धा का होईना तपश्चर्या चालू ठेवली नारद पुढे आले त्यांना तो दुसरा ऋषी गाठ पडला ज्याने विचारलं तर पहिल्यांदा त्या ऋषीने विचारलं महाराज माझ्याबद्दल तुम्ही विचारलत का नारद म्हणाले हो मग म्हणाले मला केव्हा मुक्ती आहे नारद म्हणाले तुम्ही ज्या झाडाखाली बसला आहात त्या झाडाला जितकी पानं आहेत तितकी पानं गेल्यानंतर तितकी वर्ष गेल्यानंतर तुम्हाला मुक्ती मिळेल ज्या झाडाखाली तुम्ही बसला आहात त्या झाडाला जितकी पानं आहेत तितक्या वर्षानंतर तुम्हाला मुक्ती मिळणार तो ऋषी आनंदानं नाचायला लागला तो म्हणाला मला मुक्ती केव्हा हे भगवंतांना माहीत आहे भगवंतांची माझ्यावर इतकी कृपा आहे बस आता मला मुक्ती केव्हाही मिळो अगर न मिळो भगवंतांची कृपा आहे बस आणि त्याला त्याच क्षणी मुक्ती मिळाली मला भगवंतांची प्रीती हवी आहे का नको आणि त्या दृष्टीनं मी अत्यंत नैष्कर्म्या अवस्थेला पोचून भगवंतांच्या कृपा प्राप्तीचा प्रयत्न करतो का बस या इंट्रॉस्पेक्शनसाठी आपण इथे थांबू आणि पुढच्या प्रवचनात पुढचा विषय घेऊ नारायण हरी